บุ๊กทูสี่สิบสี่จาเวจาริสจาเวจาริสไปเที่ยวกลางคืนสันธ्ากาลีบ้าเฮร์จานีสันธ्ากาลีบ้าเฮร์จานที่นี่มีดิสโกเทกไหมอิเธดิสโกอาเฮกา อิทเธดิสโกอาเฮกาที่นี่มีไนท์คลับไหมอิทเธไนท์คลับอาเฮกาอิทเธไนท์คลับอาเฮกาที่นี่มีผับไหมอิทเธปับอาเฮกาอิทเธปับอาเฮกาเย็นนี้ที่โรงละครมีอะไรอาจสัญญาการี थिएटरवर काय सादर होणार आहे आज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे आराय आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे डू आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे ยังมีบัตรดูละครเหลืออีกไหมคะ नाटकाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का नाटकाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का खा चित्रपटाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का चित्रपटाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का ยังมีบัตรดูฟุตบอลเหลืออีกไหมคะ फुटबॉल सामन्याची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का फुटबॉल सामन्याची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का ดิฉันต้องการนั่งข้างหลัง मला मागे बसायचे आहे मला मागे बसायचं आहे ดิฉันต้องการนั่งตรงกลาง मला मध्ये कुठेतरी बसायचे आहे मला मध्ये कुठेतरी बसायचं आहे ดิฉันต้องการนั่งข้างหน้า मला पुढे बसायचे आहे मला पुढे बसायचं आहे คุณช่วยแนะนำดิฉันหน่อยได้ไหม आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का प्रयोग कधी सुरू होणार आहे प्रयोग कधी सुरू होणार आहे माय? आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का แถวนี้มีสนามกอล์ฟไหม इथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का इथे जवळपास गोल्फचं मैदान आहे का แถวนี้มีสนามเทนนิสไหม इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का แถวนี้มีสระว่ายน้ำในร่มไหม इथे जवळपास इंडोर जलतरण तलाव आहे का इथे जवळपास इंडोर जलतरण तलाव आहे का